श्रीराम समर्थ पंचिका नववी समास तिसरा संशय छेदन प्रकार ग्रंथीभेद म्हणजे काय ते सांगितले आता संशयाचे निरसन कसे करायचे तो प्रकार या समासात सांगायचा आहे संशयात्मा म्हणजे सतत संशयात राहणारा माणूस नाश पावतो म्हणून संशयाचे प्रथम खंडन करणे लागते मळमळत असताना जेवण करणे बरे नव्हे <clears throat> लौकिक व्यवहारात अनेक दंडत घालून दिलेले असतात ते सर्व पाहिले असता एकच एक निश्चय निष्पन्न होत नाही असो हे संशय अज्ञानी माणसाने घेतले असतील तर त्यांच्याशी आपल्याला इथे काही कर्तव्य नाही पण ज्ञात्याला जे संशय येतात त्यांच्यासाठी संक्षेपाने येथे निरूपण करू अनेक शास्त्रे आहेत ती सर्वच शास्त्रे मोक्षाबद्दल स्वतःची मते मांडतात या कष्टमय साधनांच्या वाटेला साधकाने जाऊ नये अज्ञानाची निवृत्ती होऊन स्वात्मलाभाचे समाधान मिळणे हाच एकमेव मोक्ष आहे यापेक्षा दुसरा कुठलाही मोक्ष नाही मागे जे अनेक ज्ञाते होऊन गेले त्यांमध्ये कोणी उन्मत्त होते कोणी जड होते कोणी बडबड करणारे तर कोणी सर्व काळ चुगल्या सांगणारे होते कोणी कर्माचे आचरण करत होते तर कोणी कर्माचा त्याग करणारे होते कोणी राज्यकर्ते होते तर कोणी तसेच उघडे फिरत होते हे सर्व पाहून आपण कसे वागावे असा संग्रह निर्माण होतो ते सगळे भिन्न भिन्नच दिसत आहेत तेव्हा आपण कसे वागावे असा संशय दर क्षणी मनात येतो यावर उत्तर असे की ही सर्व प्रारब्धाची वर्तणूक आहे ही ज्ञानाची स्थिती मानू नये सर्वाचे प्रारब्ध एकसारखेच असले पाहिजे असे कधीच म्हणू नये कर्मगती ज्या प्रमाणात गहन असेल त्याप्रमाणे देहाचे वर्तन घडत असते ते तसे खुशाल घडो आपण मात्र करणे न करणे याचा विचार सोडून देऊन ब्रह्मबुद्धीचे तेवढे जतन करावे तथापि कर्तव्या कर्तव्याचा विचार मनात बाळगशील तर प्रारब्ध भोगत असताना तू दुःखी होशील आणि परिणामी जीवन मुक्ती सुखाला अंचवशील म्हणजे पारखा होशील सगळ्या धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म म्हणजे स्वरूपामध्ये वास्तव करणे हा होय याखेरीज जे काही कार्य करशील ते सर्व निरर्थक होय ज्यांच्याजवळ सामर्थ्य आहे त्यांनाच खरे ज्ञानी म्हणावे आपल्याकडे फक्त ज्ञानच आहे अशी उणीव वाटून जो ज्ञाता सामर्थ्याची इच्छा करतो त्याने लक्षात ठेवावे की असे सामर्थ्य तपश्चर्याचे सामर्थ्य असते ते ज्ञानाचे सामर्थ्य मुळीच मानू नये सामर्थ्य हे देहाचेच असते आत्म्याला त्याचा काय उपयोग लोकदृष्टीने सामर्थ्यही प्राप्त होईल त्यामुळे जगात मान्यताही खूप मिळेल परंतु त्याचा पारमार्थिक लाभ काय उलट देहबुद्धीमुळे आपले घर सर्व बुडेल अशी परिस्थिती होते देहबुद्धी धारण केल्याने हाती आलेले मोक्ष सुख दूर जाईल म्हणून देहबुद्धीचा त्याग करावा सामर्थ्याची अपेक्षा करणे म्हणजे सर्व माईकाचा व्यवहार त्याचाही त्याग करावा आत्मलाभानेच खरे समाधान मिळते सामर्थ्याने ते कसे मिळेल कर्माचा त्याग करावा काहीच्या मते विहित कर्माचे आचरण करावे काहीने कर्मांचा संपूर्णपणे त्याग करावा असे सांगितले आहे तेव्हा कर्म करावे की न करावे असा संशय निर्माण होतो त्याचे उत्तर दिले पाहिजे करावे की न करावे असा विचार मनच करत असते आत्म्यावर त्या विचाराचा आरोप व्यर्थ करत आहेस देहाच्या प्रारब्धाप्रमाणे कर्मे होत जातात त्याचा तुझ्यावर तुझ्या आत्म्यावर काही परिणाम होतो काय कर्म देहाने केले त्यातून तुला काय मिळाले अथवा कर्मे करण्याचे पूर्णपणे सोडून दिले त्यामुळे तुझे काय नुकसान झाले किंवा कर्मामध्ये प्रवृत्त झाला तरी ते देहादी पंचकाच्या सत्तेचे निमित्त होय अंतःकरण पंच पंचप्राण पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये यामध्ये आत्म्याला किती प्रमाणात श्रम पडले याचा विचार तूच कर तेव्हा तू कर्म करू की नको हे मनात धरलेस ते मात्र सोडून दे बुद्धीपूर्वर जर ते स्वीकारले असशील अथवा त्याचा त्याग केला असेल तर प्रायश्चित्त आणि बद्धता ही मागे लागलीच म्हणून समज देहाचे विस्मरणच जर झाले तर आपोआपच ती कर्मे थांबतील अथवा जे कर्म हातून घडेल ते मी केले असे मनात येऊ देऊ नकोस कर्म होवो अथवा न होवो आत्मा मात्र तेथे सापडता कामा नये आणि सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने अहंकर्तव्यता हे मी केले हे मला करायचे आहे अशी भावना मात्र गळून पडावी अशा तऱ्हेच्या अनेक संशयांचा श्रवण मनाने क्षय झाला तरच समाधानाचा निश्चय होईल सर्वच ग्रंथातील निरूपण आपल्या मनातील संशयांचे खंडन करण्यासाठीच असते पण संशय कशा प्रकारचे असतात हे थोडेसे कळावे म्हणून हे थोडेफार स्पष्ट केले आहे आणखी थोडे लक्ष देऊ नये का याखेरीज दोन मोठे संशय असतात त्यांना जे ओळखतात तेच ज्ञाते होत ब्रह्मात्मज्ञान पूर्ण झालेले आहे अज्ञान संपूर्णपणे नाहीसे झालेले आहे आणि स्थूल आणि सूक्ष्म देह हे जळालेल्या पटाप्रमाणे दिसू लागले आहेत स्थूल देहाचे दिसणे आणि सूक्ष्म देहाचे भासणे ही दोन्हीही सोपाधिक भ्रमाच्या प्रभावामुळे होतात ती दोन्ही भ्रम नसतानाही राहतात मन अंतःकरण इत्यादीचे स्फुरण थांबतच नाही तेव्हा ज्ञाता हे आपल्याला बाधक ठरतील असे अनुमान करत असतो या शंकेचे ते स्फुरण उठू नये म्हणून तो खूप धडपड करतो खूप प्रकारचे प्रयत्न करतो पण त्यात तो यशस्वी होत नाहीच उलट त्याला श्रम मात्र होतात याचा अर्थ असा की स्वतःचे पूर्णत्व त्याला कळलेच नाही हे एक तऱ्हेचे अज्ञानच होय पाणी कधी लाटांचा त्याग करते काय आकाश मेघांचा त्याग करते काय त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देहादिक भासणारच व अज्ञान असे तोपर्यंत ते बाधणारच आपण जर तेच म्हणजे अज्ञानी असू तर जन्ममृत्यू सोसावेच लागणार जर आपण स्वभावताच परिपूर्ण आत्मस्वरूप असू तर जन्ममरण याची भीती कशासाठी स्थूल शरीर दिसते म्हणजे काय दग्धपट दिसत नाही कातसेच ते असते किंवा लिंगदेह म्हणजे भाजलेले बी भाजलेल्या बियांमुळे एक वेळची भूक भागेल पण पेरणीसाठी ते निरुपयोगी असते ते पेरल्यास वाया जाते त्याप्रमाणे लिंगदेहाच्या ज्या हालचाली होतात ते प्रारब्ध भोगण्यासाठीच होय परंतु लिंगदेहाच्या हालचालींचा पुनर्जन्मासाठी काही उपयोग नाही हे तू निश्चयपूर्वक समजून घे आत्मा परिपूर्ण अनंत असताना असा संशय तरी कशासाठी दुसरा संशय अंतकाळी आठवतो अंतकाळी ज्याचे स्मरण आपण करतो त्याप्रमाणे आपल्याला व्हावे लागते अशा समजुतीने आपल्याला अंतकाळी स्मरण असावे म्हणून काही जण तळमळ करत असतात पण अंतकाळ कशाला म्हणावे ज्ञान होताच अज्ञानाचा निराश होतो चित आणि अचित यांचा ग्रंथी तुटला की तो मोक्ष होय जो मरणाच्या अलीकडेच मृत्यू पावला त्याला आणखी मृत्यू कोणता येणार आणि जर मरणच नसेल तर स्मरणाची तरी काय आवश्यकता हा विचार पुढे येणार आहेच येथे थोडेफार त्याबद्दल सांगितले आहे कारण परब्रह्माच्या बाबतीत थोडा देखील संशय कामाचा नाही संशय हा नेहमी घातकच असतो तो बळजबरीने वेगवेग वेगळेपणा निर्माण करतो म्हणून विचार नेहमी संशयाचे खंडन करणारा असावा आता श्रुती युक्तिवाद अनुभव हे सर्व संशयाचे निरसन करतात म्हणून त्यांचे ज्ञान करून घ्यावे किंवा हे सर्व जाणून घ्यावे आणि आपल्या संशयाचे निरसन करून घ्यावे करणे न करणे विपरीत करणे हे सर्व देहामुळेच घडते श्रवण मननादी साधने देखील देहामुळेच शक्य होतात त्याप्रमाणे पुण्य पाप सुख दुःख ज्ञान समाधी ध्यान हे सर्व देहसंबंधानेच निर्माण होतात यातील काहीही आत्म्याच्या ठिकाणी नाही आपण जे त्यासंबंधी बोलू त्यापेक्षा ते वेगळेच आहे तेच ज्ञान आपण स्वतःच झालो तर संशय कोणाला येणार आत्मा आत्मत्वात राहिल्याने सर्व संशय त्या क्षणी नष्ट झाला अशा रीतीने संशय छेद या विषयाचे विवेचन प्रसंगानुसार पूर्ण झाले इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे छेदन प्रकारे तृतीय समासः श्रीराम समर्थ